ओम डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओविबद्ध केलेल्या श्रीमन मुद्गल पुराणातील अडतीसावा अध्याय प्रथम खंडातील अडतीसावा अध्याय वक्रतुंड नाम आता त्याचे मी पारायण करणार आहे ओम श्री गणेशाय नमहा ऐसे मत्सर क्रोधयुक्त बोलुलात, बोलला तई वक्रतुंड म्हणत प्रसन्न चित्ते तो हसत दैत्येशा गर्व करू नको मी नसे देव वा मानव असुर नाग अथवा गंधर्व पर्वत नाना योनिज सावयव न नमी ब्रह्मरूप मी असत आनंदकारक पुनिक तुझ्या विनाशार्थ अवतरत स्थापनार्थ देव मुनींच्या दैत्यनायका दुर्मते वधीन तुझला मी यात संदेह न तुझा पुण्य संचय संपूर्ण पाप संचय वाढला नाना पापे तू केलीस त्याचे फळ भोगावयास मी तुझला दैत्येंद्र असं भाग पाडीन मत्सरा माझे सामर्थ्य जाण जगात कर्तुम कर्तुम करतुम अन्यथा कर्तुम असत काय करणार ते त्वरित ठरवी मत्सरा तू आता जीविताची इच्छा असेल तर मला तू शरण येशील धर्माचा द्वेष सोडशील स्वस्थानात सुखी सदा देवादींचा विद्वेष सोडून राहशील त्यांची मैत्री जोडून तरी मी घेणार नाही तुझे प्राण आश्वासन हे माझे मुद्गल म्हणती ते ऐकत मत्सर तेव्हा मनी विस्मित प्रसन्नात्मा भक्तियुक्त वक्रतुंडासी विनम्र म्हणे वक्रतुंडा तुझ नमस्कार संशय हृदयात जो थोर तो दूर करावा समग्र गणनायका झडकरी जरी तू सगुण नससी निर्गुण ही तैसा नससी सर्वेशा ब्रह्मरूप अससी तरी हा आकार कसा धरिला तुझा दुसरा संशय माझ्या मनात तू ब्रह्मभावेन संस्था संस्थित सुर असुरांशी सम ब्रह्मरूपात तरी पक्षपात का करीसी असुरांचा तू निहंत असुरांचा तू निहंता परी देवांचा मात्र पालन करता हा संशय ब्रह्मरूपा तत्वता विघ्नपा तू दूर करी मत्सराचे वचन ऐकून महावीराचा सद्भाव जाणून वक्रतुंड बोले वचन ऐक मत्सरा उत्तर माझे बुद्धिविशारदे तू प्रश्न केला तो मजला आवडला संशय तुझा दूर करण्याला मी असे समुत्सक मी अखिल ब्रह्मरूप असत चराचर सृष्टी ते निर्मित बंधहीन परी बंधयुक्त केवळ लीला करावया पुरुष प्रकृती रूपे पाळितो तैसाची जगात संहारितो त्यांच्या हृदयी मीच वसतो चिंतामणी स्वरूपात सर्वांच्या चित्तवृत्तीचा चालक मीच असे निश्चयात्मक माझीच आज्ञा चाले एक सर्व जगात दैत्यपुंगवा जेव्हा आपुला धर्म सोडून देव अधर्मी जोडिती मन दैत्यांच्या निधनार्थ करीसी करीती यत्न तेव्हा त्यासी दंडितो मी दैत्य हृदयी प्रेरक होतो त्यांच्याकडून तप करवितो तप प्रभावे वर लाभ होतो असुर पक्ष तै महाबळी नंतर असुर देवांसी मारिती देवसत्ता विहीन होती ऐशी ऐशी देवसंघाविरुद्ध कृती माझी होतसे त्यावेळी परी दैत्य महादुष्ट सोडिती आपुला धर्म मूढमती देवांचा मुलोच्छेद करण्या इच्छिती तेव्हा असुरांविरुद्ध मी देवांच्या हृदयी वसत दैत्य राक्षसांचे रहस्य सांगत तेने असुरांशी देव वधित ऐसे चरित्र जाण माझे जे दुसऱ्याच्या तपात विघ्न करू इच्छित त्यांसी मी दंडित देव असो वा दैत्य असो जो कोणी होय अधर्मरत आपल्या सामर्थ्य हे मदोन्मत्त त्याचा वध करण्या निश्चित अवतार मी घेत असे आपापल्या धर्मी परायण जरी असावे देव दैत्य ब्राह्मण तरी त्यांच्या हृदयी माझी कुण ब्रह्मभावे विलसतसे तू पिडिलेस देवांस आपला धर्म सोडिलास म्हणून तुझ वधण्यास आधलो आलो दैत्यराजा महामते इतके बोलून निजरूप दावित बिंदू मात्रात जे स्थित ब्रह्मरूप सुंदर विलसत विघ्ननायक असुरासी वक्रतुंडाच्या प्रसादाने तैसेची त्याच्या दर्शन फलाने दैत्यराजास मिळाली लो शौचने हुन दिव्य अधिक त्या दिव्य नैनानी पाहत दैव दैत्य तेव्हा परमाद्भुत ब्रह्माकार जे असत गणेशाचे रूप दक्षा जे न्यून अधिक नसत त्या ज्याच्या सम काही न जगात स्वभावे पादही न जे असत तच्चतुष्पादमय ते झाले देह नसत देही नसत सगुण नसत निर्गुण नसत माया नसत माईक नसत वक्रतुंड गजानन त्याचा देह सगुण रूप मस्तक असे निर्गुण रूप गजवक्त्राचे हे स्वरूप सगुण निर्गुण हा संयोग मूळ स्वरूपी जो निर्गुण अवयवादी युक्त झाला सगुण भक्तियुक्त दैत्य प्रणाम करुनस्तवितो स्तवितो वक्रतुंडा ते वक्रतुंडा चतुष्पा पादासी चतुर्देह विहिनासी बिंदु मात्र संस्थितासी नमन करी भक्तिभावे भक्तिभावे साकार तैसा निराकार असत मायामय मायाहीन भासत जगन्मय जगाचा अतीत सर्व काम पुरवी जो ऐशा त्या गुणना ऐशा त्या गुणनायकासी सिंहारूढ चतुर्बाहुसी सिद्धिबुद्धीच्या पतीसी ब्रह्मरूपा नमस्कार सिद्धिबुद्धी प्रदायकासी लीलायुक्त लीलाहीनासी अव्यक्ताव्यक्त रूपासी हृदयस्थितासी माझे नमन वेदांत वेद्यास गजाननास ग्रहगोलादींच्या प्रकाशकास सच्चिदानंद स्वरूपास वंदन माझे भावपूर्ण योग्यांच्या हृदयी जो विलसे योगदायक भक्ता असे भाव अभावमय जो उभय असे भाव वर्जिता त्या नमस्कार पक्षहीन पक्ष धर ब्रह्मादीप सर्वत्र सर्वांकार सर्वाकार निराकार ऐशा वक्रतुंडा नमितो मी अहो माझे भाग्य थोर मज दिसला गजानन लंबोदर आता मी तरेन संसार भक्तवत्सला या शरण जाता देवा तुझ मी आलो शरण आता करी माझे रक्षण ऐशी स्तुती गाऊन चरण वक्रतुंडाचे धरितसे भक्तियुक्त त्याचे मन पाहून बोले गजानन त्याच्या भाव बळे प्रसन्न मत्सरा महाभागा तुझ्या विनाशार्थ मी कुपित निसंशय आलो येथ परिशरणागता तुझ त्यागणे वाटत असंभव मजलागी म्हणून मत्सरा तुझे वांछित ते असेल ते सांग त्वरित वत्सल मी पुरवित भक्त कामना सदैव माझे केले स्तवन ते मत्प्रिती विवर्धन याचे करिता नित्य वाचन पुरुषार्थ सारे लाभतील सहा ऐश्वर धनधान्यादिक तैसेची दीर्घायुदायक पुत्र पौत्र कालत्रा का, का, कलत्रादिक कलत्रादिक लाभ बहुविध संपत्तीचा वक्रतुंडाचे वचन ऐकून मत्सर बोले हात जोडून प्रसन्न जरी तू वरदान एवढेच द्यावे मजलागी तुझी दृढ भक्ती मनात राहावी सदैव जागृत ऐसा पहिला वरमागत विघ्नराजा वक्रतुंडा तुझे जे जे असतील भक्त ते ते मज प्रिय वावे जगात योगक्षेमार्थ योग असत ऐसे स्थान मज सांगावे मत्सरासुराचे वचन ऐकून वक्रतुंड झाला मनी प्रसन्न दोन्हीवर त्यांची देऊन कृतार्थ केले त्यावेळी माझ्या पदी अचल भक्ती माझ्या भक्तांवरी प्रीती तुझी जडेल निश्चिती रक्षण पालन त्यांचे करी जेथ माझी मूर्ती पूजिती कार्यारंभी माझे स्मरण करती, सदैव माझे गुणगाती तेथे विघ्न करू नको अन्यथा सर्व कार्यात आसुरी वृत्तीनेच होई असुर धर्मे जे प्राप्त तेच फळस ग्राह्यमानी असुरांच्या हृदयी प्रवेश करी त्यांच्यावरी तू राज्य करी दास्यवृत्ती माझ्या भक्तीत बरवी सदैव तू आचरावी ऐकुनी गणेशाचे वचन आज्ञा त्याची स्वीकारून वक्रतुंडा प्रणाम करून मत्सर मत्सर परतला आनंदे ओमिती श्रीमदांते पुराणोपनिषदी श्रीमन्मौद्गले महापुराणे वक्रतुंड चरिते, वक्रतुंड विजयो नाम अष्ट नाम अष्टत्रिश अष्टत्रिंशोध्याय समाप्त श्री गजाननार्पणमस्तु अध्याय अडतीसावा संपूर्ण